सी दूसरी घुंगरा आज कसी दूसरी साजना मुझहु रही कसली मोहना

चुकला चुकला तुझे डोळ भिजल आठवण आली तशी दोन्ही डोळ भिजल दोन्ही डोळ भिजल ग देव कसई जल देव कसई जल cheiro